टू लेसन नंबर ट्वेंटी 22. माझं घर हे कोणाचं घर आहे हे माझं घर आहे माझं घर खूप मोठं आहे ही माझी खोली माझ्या खोलीत निळ्या रंगाचा गालीचा आहे निळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत आणि निळे पडदे आहेत भिंतीचा रंग निळा आहे एका भिंतीवर दोन सुंदर चित्र आहेत आणि हे माझ्या पुस्तकांचं कपाट ह्या कपाटाचा रंग हिरवा आहे कपाटात पुष्कळ पुस्तक आहेत माझ्या घरापुढे छोटी बाग आहे बागेत फुलझाड आहेत फुलझाडांमध्ये पांढरा मोगरा आहे केशरी कोरांटी आहे पिवळी शेवंती आहे आणि लाल गुलाब आहे माझं घर खूप छान आहे लिसन अँड रिपीट माझं घर माझं घर हे कोणाचं घर आहे हे कोणाचं घर आहे हे माझं घर आहे हे माझं घर आहे माझं घर खूप मोठं आहे माझं घर मोठ आहे ही माझी खोली ही माझी खोली माझ्या खोलीत निळ्या रंगाचा गालीचा आहे माझ्या खोलीत निळ्या रंगाचा गालीचा आहे निळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत निळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत आणि निळे पडदे आहेत आणि निळे पडदे आहेत भिंतींचा रंग निळा आहे भिंतींचा रंग निळा आहे एका भिंतीवर दोन सुंदर चित्र आहेत एका भिंतीवर दोन सुंदर चित्र आहेत आणि हे माझ्या पुस्तकांचं कपाट आणि हे माझ्या पुस्तकांचं कपाट ह्या कपाटाचा रंग हिरवा आहे ह्या कपाटांचा रंग हिरवा आहे कपाटात पुष्कळ पुस्तक आहेत कपाटात पुष्कळ पुस्तक आहेत माझ्या घरापुढे छोटी बाग आहे माझ्या घरापुढे छोटी बाग आहे बागेत फुलझाड आहेत बागेत फुलझाड आहेत फुलझाडांमध्ये पांढरा मोगरा आहे फुलझाडांमध्ये पांढरा मोगरा आहे केशरी कोरांटी आहे केशरी कोरांटी आहे पिवळी शेवंती आहे पिवळी शेवंती आहे आणि लाल गुलाब आहे आणि लाल गुलाब आहे माझं घर खूप छान आहे माझं घर खूप छान आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स हा माझा रुमाल आहे हा माझा रुमाल आहे हे माझे रुमाल आहेत हे माझे रुमाल आहेत ही माझी वही आहे ही माझी वही आहे ह्या माझ्या वह्या आहेत या माझ्या वया आहेत हे माझ पुस्तक आहे हे माझ पुस्तक आहे ही माझी पुस्तकं आहेत ही माझी पुस्तकं आहेत ह्या माझ्या पुस्तकावर माझा रुमाल आणि माझी वही आहे ह्या माझ्या पुस्तकावर माझा रुमाल आणि माझी वही आहे हा तुझा कागद आहे हा तुझा कागद आहे हे तुझे कागद आहेत हे तुझे कागद आहेत ही तुझी फाईल आहे ही तुझी फाईल आहे ह्या तुझ्या फायली आहेत ह्या तुझ्या फायली आहेत हे तुझ पेन आहे हे तुझ पेन आहे ही तुझी पेन आहेत ही तुझी पेन आहेत ह्या तुझ्या मध्ये तुझे कागद आणि तुझ पेन आहे ह्या तुझ्या फायलीमध्ये तुझे कागद आणि तुझ पेन आहे हा त्याचा हात आहे हा त्याचा हात आहे हे त्याचे हात आहेत हे त्याचे हात आहेत ही त्याची अंगठी आहे ही त्याची अंगठी आहे ह्या त्याच्या अंगठ्या आहेत ह्या त्याच्या अंगठ्या आहेत हे त्याच घड्याळ आहे हे त्याच घड्याळ आहे ही त्याची घड्याळ आहेत ही त्याची घड्याळ आहेत ह्या त्याच्या हातावर त्याची अंगठी आणि त्याची घड्याळ आहेत ह्या त्याच्या हातावर त्याची अंगठी आणि त्याची घड्याळ आहेत तो तिचा मुलगा आहे तो तिचा मुलगा आहे ते तिचे मुलगे आहेत ते तिचे मुलगे आहेत ती तिची माळ आहे ती तिची माळ आहे त्या तिच्या माळा आहेत त्या तिच्या माळा आहेत ते तिचं कड आहे ते तिचं कड आहे ती तिची कडी आहेत ती तिची कडी आहेत त्या तिच्या मुलाजवळ तिच्या माळा आणि तिची कडी आहेत त्या तिच्या मुलाजवळ तिच्या माळा आणि तिची कडी आहेत तो मांजराचा पाय आहे तो मांजराचा पाय आहे ते मांजराचे पाय आहेत ते मांजराचे पाय आहेत ती मांजराची शेपटी आहे ती मांजराची शेपटी आहे ते मांजराच पिल्लू आहे ते मांजराच पिल्लू आहे ती मांजराची पिल्ल आहेत ती मांजराची पिल्ल आहेत मांजराची पिल्ल मांजराच्या पायांमध्ये आणि जवळ आहेत मांजराची पिल्ल मांजराच्या पायांमध्ये आणि शेपटी जवळ आहेत हा आमचा वर्ग आहे हा आमचा वर्ग आहे हे आमचे वर्ग आहेत हे आमचे वर्ग आहेत ही आमची खुर्ची आहे ही आमची खुर्ची आहे या आमच्या खुर्च्या आहेत या आमच्या खुर्च्या आहेत हे आमचं कपाट आहे हे आमचं कपाट आहे ही आमची कपाट आहेत ही आमची कपाट आहेत ह्या आमच्या वर्गात आमच्या खुर्च्या आणि आमची कपाट आहेत ह्या आमच्या वर्गात आमच्या खुर्च्या आणि आमची कपाट आहेत तो तुमचा बंगला आहे तो तुमचा बंगला आहे ते तुमचे बंगले आहेत ते तुमचे बंगले आहेत ती तुमची बाग आहे ती तुमची बाग आहे त्या तुमच्या बागा आहेत त्या तुमच्या बागा आहेत ते तुमचं झाड आहे ते तुमचं झाड आहे ती तुमची झाड आहेत ती तुमची झाड आहेत तुमच्या बंगल्यासमोर तुमची बाग आणि तुमची झाड आहेत तुमच्या बंगल्यासमोर तुमची बाग आणि तुमची झाड आहेत हा आपला मळा आहे हा आपला मळा आहे हे आपले मळे आहेत हे आपले मळे आहेत ही आपली भाजी आहे ही आपली भाजी आहे ह्या आपल्या भाज्या आहेत ह्या आपल्या भाज्या आहेत हे आपलं फळ आहे हे आपलं फळ आहे ही आपली फळ आहेत ही आपली फळ आहेत आपल्या मळ्यात आपल्या भाज्या आणि आपली फळ आहेत आपल्या मळ्यात आपल्या भाज्या आणि आपली फळ आहेत तो त्यांचा पंखा आहे तो त्यांचा पंखा आहे ते त्यांचे पंखे आहेत ते त्यांचे पंखे आहेत ती त्यांची गाडी आहे ती त्यांची गाडी आहे त्या त्यांच्या गाड्या आहेत त्या त्यांच्या गाड्या आहेत ते त्यांचं दुकान आहे ते त्यांचं दुकान आहे ती त्यांची दुकान आहेत ती त्यांची दुकान आहेत त्यांच्या दुकानात त्यांचे पंखे आणि त्यांच्या गाड्या आहेत त्यांच्या दुकानात त्यांचे पंखे आणि त्यांच्या गाड्या आहेत क्वेश्चन आन्सर ड्रिल हे काय आहे रुमाल हा रुमाल आहे हा रुमाल कोणाचा आहे माझा हा रुमाल माझा आहे हे काय आहे चष्मा हा चष्मा आहे हा चष्मा कोणाचा आहे माझा हा चष्मा माझा आहे हे काय आहे कंगवे हे कंगवे आहेत हे कंगवे कोणाचे आहेत माझे हे कंगवे माझे आहेत हे काय आहे फुगे हे फुगे आहेत हे फुगे कोणाचे आहेत माझे हे फुगे माझे आहेत हे काय आहे वही ही वही आहे ही वही कोणाची आहे माझी ही वही माझी आहे हे काय आहे पेन्सिल ही पेन्सिल आहे ही पेन्सिल कोणाची आहे माझी ही पेन्सिल माझी आहे हे काय आहे बांगड्या ह्या बांगड्या आहेत ह्या बांगड्या कोणाच्या आहेत माझ्या ह्या बांगड्या माझ्या आहेत हे काय आहे साड्या ह्या साड्या आहेत ह्या साड्या कोणाच्या आहेत माझ्या या साड्या माझ्या आहेत हे काय आहे पुस्तक हे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाचं आहे माझ हे पुस्तक माझ आहे हे काय आहे पेन हे पेन आहे हे पेन कोणाचं आहे माझ हे पेन माझ आहे हे काय आहे घड्याळ ही घड्याळ आहेत ही घड्याळ कोणाची आहेत माझी ही घड्याळ माझी आहेत हे काय आहे लिंब ही लिंब आहेत ही लिंब कोणाची आहेत माझी ही लिंब माझी आहेत हा कोण आहे माधव हा माधव आहे माधव कोणाचा भाऊ आहे नीलाचा माधव नीलाचा भाऊ आहे हे कोण आहेत श्रीयुत नाईक हे श्रीयुत नाईक आहेत श्रीयुत नाईक कोणाचे मित्र आहेत सुधाकरचे श्रीयुत नाईक सुधाकरचे मित्र आहेत ही कोण आहे मालती ही मालती आहे मालती कोणाची बहीण आहे शशांकची मालती शशांकची बहीण आहे ह्या कोण आहेत कमलताई या कमलताई आहेत कमलताई कोणाच्या शिक्षिका आहेत आपल्या कमलताई आपल्या शिक्षिका आहेत fill in the gaps drill. Fill in the gaps with the correct possessive form of the pronoun ती हा chashma आहे हा तिचा chashma आहे ही मुलं आहेत ही तिची मुलं आहेत ही साडी आहे ही तिची साडी आहे हे कागद आहेत हे तिचे कागद आहेत हे पुस्तक आहे हे तिचं पुस्तक आहे ह्या बांगड्या आहेत ह्या तिच्या बांगड्या आहेत हे घर आहे हे तिचं घर आहे घराचा रंग निळा आहे तिच्या घराचा रंग निळा आहे घरासमोर बाग आहे तिच्या घरासमोर बाग आहे ही मुलगी आहे का ही तिची मुलगी आहे का मुलं शाळेत जातात तिची मुलं शाळेत जातात मुलगा पेक्षा उंच आहे तिचा मुलगा तिच्यापेक्षा उंच आहे घरा शेजारी मैत्रिणीच घर आहे तिच्या घराशेजारी तिच्या मैत्रिणीचं घर आहे मैत्रीण शिक्षिका आहे तिची मैत्रीण शिक्षिका आहे मैत्रिणीच्या कपाटात खूप साड्या आहेत तिच्या मैत्रिणीच्या कपाटात खूप साड्या आहेत लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो हा वर्ग कोणाचा आहे हा वर्ग आपला आहे ह्या वह्या कोणाच्या आहेत ह्या वह्या आमच्या आहेत आणि ही पुस्तक कोणाची आहेत ही पुस्तक आमची आहेत प्रकाश ते पेन तुझ आहे का हो हे पेन माझ आहे आणि हा रुमाल कोणाचा आहे तो रुमाल तुमचा आहे प्रभाकर तू काय करतो आहेस मी पुस्तक वाचतो आहे ते पुस्तक तुझं आहे का नाही ते पुस्तक माझं नाही ते पुस्तक सुमनचं आहे सुभाष आपला वर्ग मोठा आहे का हो आपला वर्ग खूप मोठा आहे आणि छान आहे